शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं भागवताच्या मंगलाचरणाच्या तिसऱ्या श्लोकात भागवताचं महात्म्य सांगताना म्हटलेलं आहे निगमकल्प गलितम फलम आपण नुसता शाब्दिक अर्थ घेतो परंतु याचं इतकं महत्व आहे या भागवताचं की त्याला वेदरूपी कल्पतरूच पिकलेलं फळ असं म्हटलेलं आहे नीट विचार करा वेदरूपी म्हणजे आपल्याला वेद म्हणजे काय वेदात काय सांगितलेलं आहे कोणत्या आज्ञा आहेत कोणतं तत्वज्ञान आहे हे माहीत नाही परंतु ते अत्यंत महान आहे भगवंतांच्या प्रेरणेनं ऋषीमुनींना अंतस्फूर्तीला जे आलं ते त्यांनी जे सांगितलं ते वेद दुसरं कल्पतरू आपल्याला कल्पतरू म्हणजे काय याची कल्पनाच करता येणार नाही असा हा वृक्ष अशा या वेदरूपी कल्पतरूला लागलेलं पिकलेलं फळ म्हणजे भागवत अशी ही उपमा दिलेली आहे त्याच्यावरूनच आपल्याला भागवताचं महात्म्य लक्षात येतं आणखी एक आहे गोष्ट दुसरी भागवताचं महात्म्य तुम्ही नीट लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे माहितीये का ही भागवताची परंपरा माझ्यापर्यंत तुमच्यापर्यंत आली ते भागवत दोन परंपरेने माझ्यापर्यंत आलेलं आहे दोन परंपरेने ते तुमच्यापर्यंत आलेलं आहे कसं तर एक तर सृष्टीच्या रचनेसाठी पूर्वी सृष्टीच्या म्हणजे सृष्टी काहीही नव्हती अंधार नाही पाणी नाही उजेड नाही सूर्य नाही जमीन नाही काहीही नव्हतं काळ सुद्धा नव्हता अशा वेळेला भगवंतानी शेषशाही भगवंताने नारायणाने हे भागवत ब्रह्मदेवाला सांगितलं बघा हा कुठून आले भागवत माझ्यापर्यंत ते त्याच नारायणाने ब्रह्मदेव रूपाने हेच भागवत नारदांना सांगितलं त्याच नारायणाने नारद रूपाने हेच भागवत व्यासांना सांगितले त्याच नारायणाने व्यास रूपाने हेच भागवत शुकाचार्यानं सांगितलं आणि त्याच नारायणाने शुकाचार्य रूपाने हेच भागवत राजा परीक्षिताला ऐकवलं हेच भागवत असा मी एक शब्द इथं वापरला त्याबद्दल तुम्हाला स्पष्टीकरण देतो प्रथम शेषशाही भगवंतानी चार श्लोकी भागवत ब्रह्मदेवाला सांगितलं चतुश्लोकी भागवत पुढे विषय येईल सुंदर आहे मार्मिक आहे विस्तृत विवेचन करू पण त्या ब्रह्मदेवाने ते भागवत ते म्हणजे चतुश्लोकी भागवत नारदाला म्हणजे आपल्या पुत्राला समजावून सांगताना त्याच्या बुद्धिमत्तेला पेलेल असं व्हावं म्हणून त्या चतुश्लोकी भागवतात काही भर घातली वाढवून स्पष्टीकरण देऊन सांगितलं पुढं नारदाने तेच भागवत व्यासांना सांगताना त्यात आणखी काही भर घातली व्यासांना समजेल सगळं प्रजेला समजेल अशा पद्धतीनं त्यात भर घालून ते व्यासानं सांगितलं व्यासाने काय केलं हळूहळू हळू युग बदलत गेल्यामुळं ते समजेल असं करण्यासाठी भागवत लोकांना समजेल असं करण्यासाठी त्यामध्ये काही भर घातली त्यामधनं काही काटून टाकलं छाटून टाकलं कमी केलं म्हणूनच या भागवताला समास व्यास योगेन व्यासाने सांगितलं पण कसं सांगितलं व्यास म्हणजे जोडणे काही भाग व्यासाने भागवतात पूर्वी जो त्याने ऐकला होता त्याच्यामध्ये जोडला आणि काही भाग समास म्हणजे सोडला काही भाग सोडला काही भाग जोडला असं करून ते भागवत त्याने शुकाचार्यांना सांगितलं आणि शुकाचार्यांनी ते राजा परीक्षिताला सांगेपर्यंत चार श्लोकी चतुश्लोकी भागवताचं ते अठरा हजार श्लोकी भागवत झालं आणि ते भागवत आपण त्याचा अभ्यास आज करतो तर गंमत अशी झाली की शेषशाही भगवंताने ज्यावेळेला ब्रह्मदेवाला भागवत सांगितलं त्यावेळेला ते शेषाने ऐकलं आणि शेषाने ऐकल्यानंतर ते शेषाने ऐकलेलं भागवत शेषाने सनतकुमारांना सांगितलं सनतकुमाराने त्यांचे शिष्य सांख्यायनांना सांगितलं सांख्यायनाने ते शि आपल्या शिष्य पराशराला सांगितलं पराशराने मैत्रेयांना सांगितलं आणि मैत्रेयाने विदुराला सांगून अशा दुसऱ्या परंपरेने तेच भागवत आपल्यापर्यंत आलेलं आहे आता ही परंपरा जर बघितली तर इतकी दिव्य परंपरा आहे की असं हे भागवत माझ्या अंगावर खरं तर भागवताचा अभ्यास करतो म्हटल्यावर रोमांच आले पाहिजेत डोळ्यात नाशुरधारा आल्या पाहिजेत हा ठेवा आणि म्हणून त्याला भगवंतांची वाङ्मयीन मूर्ती असं म्हटलेलं आहे तर हे भागवत मी अभ्यासणार तर दोन गोष्टी एक पहिली गोष्ट महत्वाची सांगितली म्हणजे माझं ध्येय माझं ठरलं पाहिजे पक्क की मला भागवत अभ्यास का करायचा आणि दुसरी गोष्ट इथे लक्षात ठेवावी असं मला वाटतं की भागवताचा अभ्यास मी कसा करणार आता तुम्हाला माझं मनात आलेला विचार सांगतो भागवताच्या पहिल्या दोन तीन चार ऑडिओ क्लिप्स आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती श्रीमद भागवत महापुराण या व्हॉट्सअप ग्रुपवरती इतक्या मागं गेलेल्या आहेत इतक्या मागे गेलेले आहेत की मला दोनशे छप्पन्न सभासदांपैकी किती जणांनी ते परत वाटलं असेल याबद्दल शंका वाटते अहो जन्माद्यस यतोन यादी राहत हा श्लोक मी अजूनही अभ्यासत आहे अजूनही अभ्यासत आहे ते समजणं अत्यंत कठीण आहे अशा श्लोकावरचं विवेचन माझ्यासारख्या सामान्याने करून ते आपल्याला लगेच समजेल त्याचं वारंवार श्रवण त्याच्यावर चिंतन मनन वाचन करायला नको आणि हे माझ्याकडून आपल्याकडून होतं का याबद्दल माझ्या मनात शंका आहे अभ्यास करायचा ना तर तो कसा फार एक सुंदर शब्द गीतेत वापरलेला आहे समाचर समाचाराचा अर्थ उत्तम प्रकारे माझी सर्व शक्ती पणाला लावून माझी आणि तुमची शक्ती आपल्यापैकी प्रत्येकाची आणि माझी आणि आपली प्रत्येकाची शक्ती वेगळी वेगळी आहे पण मी माझ्यापुरता विचार करताना माझी शक्ती सर्वस्वी पणाला लावून मी अभ्यास करणार असा विचार करून जर मी अभ्यास केला तर काहीतरी होईल काय आहे काही काही श्लोकांच्या छटा आहेत ना काही काही संकल्पनांच्या ज्या छटा आहेत त्या दहा दहा वेळा वाचून सुद्धा त्या छटा लक्षात येत नाहीत इतकं हे भागवत दिव्य आहे तर अशा या भागवताचा अभ्यास मी जर मनापासून आणि सिरियसली करणार नसेल तर तो एक काय होईल कॉपी पेस्ट बस इकडून उचलला आणि तिकडून लावला संपलं काम कॉपी पेस्ट करताना मला एक शंका आहे तो लेख निदान त्या कॉपी पेस्ट करणाऱ्याने तरी वाचलेला असतो का का मला आला मी फॉरवर्ड केला असं भागवताबद्दल होऊ नये करावं पेस्ट कॉपी पेस्ट करून लोकांना पाठवावा मी तर म्हणतो तुम्ही आपापल्या पुरता एक ग्रुप कसं तुमच्याकडे स्टोअर करणार सांगा मला मला असं वाटतं या भागवत महापुराण ग्रुपवरनं तो लेख काढून तो माझ्या एका वेगळ्या माझ्यापुरत्या मर्यादित असलेल्या ग्रुपवर ठेवावा आणि केव्हाही मला सतत ओळीने सलगतेने सगळे ते लेख ऐकता यावेत अशा पद्धतीने ते एकत्र ठेवावेत वरचेवर वरचेवर वाचावेत मी हे तुम्हाला भागवताच्या अंतरंगात खोलीत जाण्यापूर्वी कसं समजणार मला सांगा शुकाचार्यांचं वर्णन करताना पुढच्याच अध्यायात म्हटलेलं आहे दुसऱ्या की तम सर्व भूत हृदय मुनी मानतोस मी मला गदगदू झालं काय अवस्था व्हायला पाहिजे माझी तम सर्व भूत हृदयम सर्वांच्या भूतामध्ये सर्व मात्रामध्ये अंतरंगात एक रस एक रूप होण्याची ताकद या भागवताने सारखी अवस्था व्हायला पाहिजे ही अवस्था तीव्रता नसेल तर होणार नाही भागवताच्या अभ्यासाची तीव्रता असावी एवढी एकच प्रार्थना करतो आणि याच्या पुढं उद्यापासून आपण भागवताच्या कथेला अंतरंगाला सुरुवात करू अत्यंत कठीण विषय आहे लक्षात ठेवा वारंवार वारंवार वाचून त्याच्यावर माझ्या मनाच्या शक्तीनं चिंतन केल्याशिवाय भागवत समजणार नाही तेव्हा तुम्हाला सगळ्यांना अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा भगवंतांच्या चरणी प्रार्थना आणि या इथं मी अल्पविराम घेतो पुढच्या वेळेला उद्याला या पुढच्या पुढच्या प्रवचनाची ते भागवत स्कंध एक अध्याय एक श्लोक चार पासून आपण सुरुवात करणार आहोत त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा नारायण हरी